श्रीराम समर्थ पंचिका अकरावी समास पाचवा विदेह स्थिती प्रकार त्या पुरुषांची स्थिती ऐका तो आदी अंती ब्रह्माकारच झालेला असतो मी ब्रह्म आहे किंवा देह आहे याचे त्याला स्मरणच नसते मी देह आहे की नाही याचे त्याला विस्मरण पडलेले असते त्यामुळे मी ब्रह्म आहे अथवा नाही हा संशय त्याच्या मनातून फिटलेला असतो अशा प्रकारे त्याने कल्पनेचा त्याग केला पूर्ण आहे ते पूर्णत्वामध्ये समरसून गेले पण याचा अर्थ त्याचा देह काष्ठवत पडला असे नाही त्याचा देह पूर्वसंस्काराने चलनवलन करत असतो त्याच्याकडून कायिक वाचिक मानसिक अशी तिन्ही प्रकारची कार्य होत असतात तो स्वतः मात्र विस्मरणातीत होऊन म्हणजे विस्मरण सोडून स्वस्वरूपाच्या स्मरणात मग्न असतो कुंभाराला राजाचे पद प्राप्त झाले मग त्याने गाढवे कशाला राखत बसावे त्याप्रमाणे एकदा निर्विकल्प झाल्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांची उठाठेव करण्याचे त्याला काय कारण असो याप्रमाणे तो स्मरण आणि विस्मरण या दोन्हींचाही त्याग करतो मग त्याचे दोन्ही देह वाळलेल्या गवताप्रमाणे होतात त्याच्या देहाला अतिशय सुख झाले किंवा तो देह अतिशय दुःखाने पीडित झाला तो जागृतीत असला काय किंवा झोपेत गेला काय त्याला कशाचे स्मरण नसते देह आप्तस्वकीयांच्या मध्ये आहे की आडरानात आहे भूमीवर आहे की अंथरुणावर आहे गावात आहे की स्मशानात आहे याचे त्याला स्मरणच नसते देह स्वतःच्या देशात आहे की विदेशात आहे कुग्रामात आहे की काशीमध्ये आहे ओढ्यात आहे की भागीरथीमध्ये आहे याचे त्याला स्मरण नसते तो पलंगावर आहे की चौरंगावर आहे थंड जागी आहे की आगीत आहे भोग भोगत आहे की विरक्त अवस्थेत आहे याचे त्याला स्मरण नसते तो ब्राह्मण आहे की क्षत्रिय संन्यासी आहे की अग्निहोत्री पुत्र नातवंडे यांच्यामध्ये आहे की निपुत्रिक आहे याचे त्याला स्मरण नसते तो मनुष्य आहे की गंधर्व देव आहे की दानव गरीब आहे की राजा याचे त्याला स्मरण नसते तो समुदायात बसलेला आहे की एकटाच आहे चालतो आहे की बसलेला आहे नाचतो आहे की झोपलेला आहे याचे त्याला स्मरण नसते तहानेलेले आहे की पाणी पिऊन तृप्त झालेला आहे जेवण करून तृप्त झालेला आहे की भुकेलेला आहे चंदनाचा लेप दिलेला आहे की विष्ठेने लिडबिडलेला आहे याचे त्याला स्मरण नसते तो पायी चालतो आहे की पालखीत आहे त्याच्याबरोबर पुरुष आहे की स्त्री त्याच्या गळ्यात हार आहे की धामण आहे याचे त्याला स्मरण नसते लोक त्याची निंदा करत आहेत की स्तुती त्याची पूजा करत आहेत की त्याला मारत आहेत त्याला ओढत आहेत की फाडत आहेत त्याला त्याचे स्मरण नसते त्याने वस्त्र नेसलेलं आहे की तो विवस्त्र आहे तो चैतन्ययुक्त आहे की जड होऊन पडलेला आहे त्याला बांधून ठेवले आहे की मुक्त आहे याचे त्याला स्मरण नसते तो जन्मला आहे की मरण पावलेला आहे त्याला जाळलेले आहे की पुरलेले आहे की त्याला वैकुंठात नेण्यात आले आहे याचे त्याला स्मरण नसते त्याचा देह दारुड्यासारखा उन्मत्त आहे त्याला वस्त्राचे अथवा शस्त्राचे भान नसते असा हा विदेहमुक्त असतो त्याला देहाचे स्मरण नसते याच प्रकारे त्याची वाणी बोलती आहे की मौनी ती लौकिक आहे की पुराणकालीन आहे याचे त्याला स्मरण नसते ती वाणी लोकांना शिकवते की वेड लावते ती शुभ आहे की अशुभ हे कोणी ठरवायचं ती निंदेस प्रवृत्त होते की स्तुतीस याचे त्याला स्मरण नसते तो भजन करतो आहे की श्रवण करतो आहे की वक्तृत्व करतो आहे तो उपनिषदे वाचतो आहे की वेदपठन करतो आहे याचे स्मरण त्याला नसते तो ऐकतो आहे की पाहतो आहे तो खात आहे की नुसताच वास घेतो आहे तो स्पर्श करतो आहे की स्पर्श करत नाही आहे तेही त्याला स्मरण नाही त्याप्रमाणेच मनाच्या धर्माबाबतीतही असते तो धर्माचे चिंतन करतो की अधर्माचे तो वाईट कर्मे करतो आहे की कर्मे करतच नाही हेही त्याला स्मरत नाही तो व्यवहार करतो आहे की स्वप्नात आहे की झोपेत गेला आहे तो शोप शोकात निमग्न आहे की आनंद भोगतो आहे हे त्याला स्मरत नाही तो मनन करतो आहे की देवतेचे ध्यान करतो आहे तो सगुणाचे ध्यान करतो आहे की निर्गुणाचे अथवा विषयांच्या चिंतनात दंग आहे हे काही त्याला स्मरत नाही तो लोकांमध्ये आहे की एकांतात आहे भोगात आहे की विरक्तीत आहे समोरची वस्तू सोने आहे की माती हे काही त्याला स्मरत नाही तो स्वर्गलोकात आहे की पाताळात सत्यलोकात आहे की भूमंडळात कीर्तनात रमलेला आहे की गोंधळात याचे त्याला स्मरण नसते तो आपल्या घरी आहे की बागेत आहे तो लोकामध्ये वावरतो आहे की श्रीरामाचे चिंतन करतो आहे तो कामनारहित आहे की कामनेने व्याप्त आहे याचे त्याला स्मरण नसते त्याला मन आहे की नाही तो समाधीत आहे की प्रवाहात पडला आहे आपल्या वस्तू गेल्या की आल्या याचे त्याला स्मरण नसते हे ब्रह्मांड नष्ट झाले आहे की अजून आहे सृष्टीरचना चालू आहे की तिला स्थैर्य प्राप्त झाले आहे की हे सर्वच लय पावले आहे याचे त्याला स्मरण नसते त्याला वैकुंठ काय नि कैलास काय सर्व एका मुशीत आटून गेल्यासारखे वाटते पंचभूतांचा वेगळेपणाही वितळून गेल्यासारखे वाटते त्याला माया काय अज्ञान काय ध्यान काय ज्ञान काय समाधी काय उत्थान काय जाणीव काय नेणीव काय या कशाचेच भान नसते ज्या पुरुषाची अशी अवस्था असते त्याचे वर्णन करायला बुद्धी कशी समर्थ होईल त्याची अवस्था सविकल्पाची आहे की निर्विकल्पाची हेही ठरवता येत नाही अशी दशा ज्याला अनुभवता येत नाही त्याने निदान त्याच्या स्थितीचे मनाने स्मरण तरी करावे अशा प्रसंगाशी दोन हात करायला जो समर्थ शूरवीर असेल आणि ज्याच्या पदरी पुण्याचा साठा असेल त्यालाच हे शक्य होईल तोंडाने बोलायला हे सोपे वाटते पण त्याप्रमाणे आचरण करताना मात्र कठीण परिस्थिती होते देहबुद्धीचा त्याग करणे ही सोपी गोष्ट नाही ती कठीण नाही काय देह तर प्रारब्धाच्या अधीन असतो हे खोटे नाही पण त्याचा अभिमान सोडणे हे आयुष्य असे तोपर्यंत शक्य नाही तो अभिमान आयुष्य सरेपर्यंत सरत नाही देहबुद्धी सोडण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे अहंकाराने देहाचा ताबा घेतला आहे त्या दोहोचाही त्याग करणाऱ्यासह करता आला पाहिजे मग एक गेला एक राहिला त्याने देहबुद्धीला गास ग्रासले तो राहो अथवा जाओ इत्यादीच्या बाबतीत आम्हाला बोल देऊ नका म्हणजे आम्हाला दोष देऊ नका इति श्रीमत् आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे विदेह स्थिती प्रकारे पंचम समासः इति विदेह लक्षण पंचिका संपूर्ण श्रीराम समर्थ